Sangue na igreja, hoje, mamãe. la Yeah, Hina Wari. Prabhu aqui. राहण्याची बाग म्हणायचा हा येतं ना सगळ्यांना Bye. अरे लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला ऐका लाला गातो गाणे ऐका लाला गातो गाणे लल्ला लल्ला ला ऐका लाला गातो गाणे ल लल्ला लल्ला टांगा लाले लाल त्याचा घोडा लाले लाल टांगा लाले लाल त्याचा घोडा लाले लाल लगाम लाले लाल त्याचा चाबुक लाले लाल लगाम लाले लाल त्याचा चाबुक लाले लाल लगाम लाले लाल त्याचा चाबुक लाले लाल लाले लाल चाबुक उडवित आला टांगेवाला लाला गातो गाणे लल्ल लल्लला सदरा लाले लाल त्याची तुमान लाले लाल अरे सदरा लाले लाल त्याची तुमान लाले लाल टोपी लाले लाल तिचा गोंडा लाले लाल टोपी लाले लाल तिचा गोंडा लाले लाल लाल गोंडा उडवीत आला लाला वाला ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल ला करणे सुन आली लीला बोले त्याला